कालचा कथाभाग इथपर्यंत आलेला आहे की राजा दुर्योधन आणखी चहाच्या महालात चहाची मार्ग प्रतीक्षा करीत बसलेला आहे इतक्यामध्ये काय झालेलं आहे की भानुमती हातामध्ये चहाचा ट्रे घेऊन लागत मुर्ग त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे बरं काय आणि ती दुर्योधनाला विनंती करते आहे रमणा चल घेऊ चा हो का लागता रमणा चल घेऊ चा हो का लाजता निघती कशा अशा विनंती केल्यानंतर दुर्योधनाने चहा कप आणखीन तोंडाला लावलेला आहे त्यावेळी भानुमती विचारते आहे की महाराज आज आणखीन चहा कसा काय झालेला आहे दुर्योधन तिजला बोले आणि लक्ष्यावधी जन्म लोकिया घ्यावे पण तुझी या हातच्या मधुचहात मी प्यावे अशा तऱ्हेनं सांगून हाक मारलेली आहे की भानुमती तर म्हणाले काय तर आज आपल्याकडे बडी बडी मंडळी चहाला येणार आहेत बरं काय तर सर्व व्यवस्था नीट ठेव कप बशा फुटक्या दांड्याच्या ठेवू नकोस चहा साखर नसेल तर आणवून घे तेव्हा भानुमती प्रश्न करते की नाथ अशी मंडळी तरी कोण कोण येणार आहेत कर्णाधिक मत्स्नेही कर्णाधिक मतनेही आपुल्या घरी गयेतील त्यांना आम्ही चार वाजताची अपॉइंटमेंट दिलेली आहे परंतु इतक्यामध्ये काय झालेलं आहे या सर्वत्रांच्या स्वाऱ्या कोर्टच्या मोटारीतून त्या ठिकाणी येऊन दाखल झालेल्या आहेत त्यावेळी यांचे वेश कसे होते अंगी सूट आणि हातात हॅट पायी गरजे स्लीपर बूट अशा त्रेच्या त्या वेशामध्ये ते प्राप्त झाल्यानंतर दुर्धान त्यांना मोठ्या प्रेमानं चहाच्या महारात नेऊन बसवलेला आहे आणि हाक मारून सांगितलं की भानुमती झटपट तीन सिंगल चहा घेऊन ये बरं काय तेव्हा मोठ्या विनयानं तिने सांगितलेलं आहे की चहाचं दूध आणखीन नासलेलं आहे बरं काय त्यावेळेला दुर्योधन तो तात्काळ कोपायमान झालेला आहे आणि ताडताड टाकून मला बरं काय भानुमतीच्या नाजूकपणाचं वर्णन मी काय करावं ताबडतोब की आणखी मूर्छित येऊन मूर्छा येऊन पडलेली आहे बरं काय सर्वत्रांना विचार पडला की आता पुढे काय इतक्यामध्ये त्या ठिकाणी एक राजवैद्य प्राप्त झालेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की हिला जर निलगिरी पर्वतावरता चहा आणून पाहताल तर ही ताबडतोब किद्धोरी येईल बरं काय आहा दुर्योधनाची व्यवस्था ती आणि चहा गरमसा आणि ओतला मुखी गुटका चहाच्या घुटक्याचा प्रभाव तो खाडकन उठून बसली आहे ती नंतर हे सर्वजण हॉटेलात जाण्याकरता उठलेले आहेत परंतु हॉटेलच्या दारात येता खणीत निराळी अडचण उत्पन्न झालेली आहे कर्ण हा आणि सनातनी मतामुळे हॉटेलचा चहा घ्यायला काही तयार होईना त्यावेळेला दुर्योधनानं त्याची समजूत घालून सांगितलेलं आहे की बाबा रे मन शुद्ध तुझ हाय रे गड्या चांदी मोलाची तुटी रे गड्या चहा तुला भीत कुणाची परवा भी कुणाची अशा तऱ्हेनं ते सर्वजण हॉटेलात गेलेले आहेत आणि एक सिंगल चहा आणि चार बसांची ऑर्डर देऊन पडताळल्यात बरं काय तर काही मंडळी विचारतात की काय हो म्हणले बुवा त्यांच्याजवळ म्हणले काय पैसे नव्हते काय तर महाराज पैसे होते परंतु भारतीय युद्धाच्या भिजन्य परिस्थितीमुळे चहा चीन काही त्या ठिकाणी मिळत नव्हता परंतु वेळ फार झालेला आहे तात्पर्य काय की त्यावे ते सागर आणि आता करावा प्रतिकार त्याची ते पामर दुर्भाग्याचे